चैतन्यमय स्फूर्तीप्रेरक व लखलखीत विजयसारखा चमकणारा हा आदर्श युवक पंडित मोतीलाल नेहरू या नामांकित श्रीमंत कायदे पंडिताचा तारीख चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली जन्माला आलेला मुलगा होय वयाच्या बारा वर्षापर्यंत पंडित जवाहरलाल यांचे सर्व शिक्षण घरीच झाले एकोणीसशे चार साली पंडित जवाहरलाल उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर नेहरू कुटुंबातील सर्वच मंडळी गेली होती इंग्लंडमध्ये कित्येक राजकारणपटूंचे शिक्षण ज्या विद्यालयात झाले त्याच हॅरो येथील विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले तेथून मॅट्रिक झाल्यावर केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम ए झाल्यानंतर ते बॅरिस्टर झाले येथपर्यंत या श्रीमंत विद्वानाचे आयुष्य मोठ्या थाटामाटात गेले नंतर हिंदुस्थानात परत आल्यावर एकोणीसशे सोळा साली कमला कौल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला व पुढील वर्षी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या इंदिरा जन्मली सन एकोणीसशे बाराच्या पाटणा काँग्रेसपासूनच पंडित जवाहरलालजींच्या जीवनात क्रांती होऊ लागली आणि त्याची मूळची जन्मजात धडाडी दिसू लागली एकोणीसशे चौदा साली नामदार गोखल्याबरोबर दक्षिण आफ्रिकेतल्या हिंदी बांधवासाठी केलेले कार्य हॅनी होमरूल चळवळीतील सहकार्य औन प्रांतातल्या किसान संघटनेचे एकोणीसशे एकोणीस सालचे जोरदार प्रयत्न एकोणीसशे एकवीस सालात महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत बॅरिस्टरी सोडून त्यांनी टाकलेली उडी नाभा संस्थानात कायदेभंग वगैरे सर्व गोष्टीमुळे त्यांची धडाडी आणि उत्साह मात्र साऱ्या जगाला दिसून आला त्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीला सुरुवात झाली एकोणीसशे सत्तावीसच्या फेब्रुवारी जिनेवा परिषद व त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियाची सफर त्यांनी केली येथूनच त्यांच्या आयुष्यक्रमात विलक्षण बदल झाला व परत हिंदुस्थानात येतात त्यांनी सर्व युगात नवचैतन्य ओतले मद्रासची एकोणीसशे सत्तावीस सालची काँग्रेस व एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे नामदार गोखल्यानंतर ते सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होत त्यानंतर महात्माजींची चळवळ झाली आणि त्यांना तीन चार वेळा तुरुंगात जावे लागले इथून परत आल्यावर बिहारच्या भूकंपात त्यांनी मानवजातीची सेवा फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यानंतर त्यांना पुन्हा शिक्षा झाली परंतु कमला नेहरूंचा आजार सारखा वाढत चाललेला होता त्यामुळे सरकारने त्यांना सोडले व ते लॉसेनला विमानाने गेले तेथेच त्यांची स्फूर्तीज्योत कमला मालवली गेली आणि त्यांच्यावर दुःखाचा दारुण प्रसंग आला नंतर एकोणीसशे छत्तीस व सदतीस त्या दोन वर्षी लखनौ व फैजपूर येथे पुन्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले आधुनिक तंत्राचा पूर्ण अभ्यास करून धडाडीने सर्व देशभर विमानातून आपला संदेश सर्व तरुणांना ऐकवणारा हाच पहिला धाडसी राष्ट्राध्यक्ष होय इंग्लंड स्पेन फ्रान्स रशिया चीन सिलोन वगैरे देशांना ह्या पंडिताने भेटी दिलेल्या असून विश्व पर्यटनामुळे त्याच्या विचाराचा दृष्टिकोन फार विचार झालेला आहे आधुनिक जगात साबरमतीच्या संताखालोखाल या आदर्श युवकाला सर्व जग ओळखते कारण दोघेही शांतता व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी झटलेले आहेत